श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय चौदावा अध बक धेनक केशी शंखचूड इत्यादींचा वध श्री गणेशायन महा श्रोतेजन हो कंसाला कृष्णाची भयंकर भीती वाटू लागली त्याने एकामागून एक दैत्य कृष्णाला मारण्यासाठी पाठवले त्यांना कृष्णाने कशी मुक्ती दिली मन लावून ऐकावं रे हे राक्षस हे दैत्य म्हणजे मनुष्याच्या मनातील दुष्ट विचारच कंसाचा अघासूर नावाचा एक मित्र होता तो कृष्णाला मारण्यासाठी वृंदावनात आला त्याने एका आड जागी मोठ्या अजगराचे रूप घेऊन आपला जबडा पसरून ठेवला गायीना व गोपाळांना ती पर्वताची गुहा आहे असे वाटले ते सर्वजण आत शिरले त्यांच्या मागोमाग कृष्णही आत शिरला तोच अजगराने आपला जबडा मिटून घेतला सगळे आत कोंडले गेले गोप गोंधळले व ओरडू लागले गोप गोंधळले व ओरडू लागले गायी हमरू लागल्या कृष्णाला धरून त्या अंधारात घुसमटलेले सारे रडू लागले अगासुराचे हे कृत्य आहे ओळखून कृष्ण एकदम उंच होऊ लागला त्याने अजगराचे शरीर फाटले त्याने गाई वासरांना व गोपाळांना बाहेर काढले अजगर नाहीसा झाला व तेथे अघासूर मरून पडलेला दिसू लागला सर्व सुखरूप बाहेर पडल्यावर कृष्णाची व बलरामाची स्तुती करू लागले कौसाने पाठवलेला धेनकासूर नावाचा दैत्य मोठ्या बैलाचे रूप घेऊन कृष्णावर वृंदावनात धावून आला तालवनात गोपाळांबरोबर कृष्ण खेळ खेळत होता तो रानटी बैल येताच गायी बिथरल्या वासरे पळाली गोप भ्याले पण कृष्णाने त्या बैलाला चिडवून आव्हान दिले त्याची दोन्ही शेंगे हातात धरून मान पिरगाळली पटकन मागे जाऊन दोन्ही हातात त्याचे दोन्ही पाय धरले व आकाशात भिरकावून दिले तो कोसळला तो उठलाच नाही या असुराने देवांना पूर्वी त्रास दिला होता त्यामुळे तो मरताच देवाने कृष्णावर सुमनवृष्टी केली केशी नावाचा कंसाचा हस्तक घोड्याचे रूप घेऊन गोकुळात घुसला गोकुळात त्याने खूप धुमाकाळ घातला कित्येकांना लाथा मारल्या त्याच्या तडाख्याने वासरे घायल झाली लोकांनी दारे बंद केली तेव्हा कृष्ण बाहेर पडला त्या घोड्याच्या अंगावर धावत जाऊन अत्यंत चपळाईने कृष्णाने त्याचे पाय पकडले त्याला दूर फेकून दिले पण तो घोडा पुन्हा धावून आला तेव्हा त्याला पुन्हा फेकले खिंकाळत घोडा आव असून कृष्णावर धावून आला तेव्हा कृष्णाने आपला हात घोड्याच्या तोंडात घातला आणि पोटापर्यंत आत नेला त्याचा हात एकदम मोठा व कठीण झाला घोडा गुदमरला हातपाय झाडू लागला कृष्णाने त्याची जीभ ओढून धरली घोड्याच्या तोंडाला फेस आला जमिनीवर तो गडाबडा लुळू लागला तरी कृष्णाने त्याच्या घशातील हात काढला नाही शेवटी घोडा तडफडत मरण पावला तेव्हा दारे उडून गोप धावत आले कृष्णाने आपला हात पुन्हा लहान केला गोपानी कृष्णाला डोक्यावर घेऊन नाचवले केशीचा वध झाला हे कळल्यावर कंस अत्यंत चिडला त्याने प्रलंब नावाच्या असुराला कृष्णावर पाठवले त्यानेही बैलाचे रूप घेतले होते आणि तो गुरावासरात मिसळून कृष्णाच्या जवळ आला त्याने कृष्णावर एकदम हल्ला केला पण कृष्ण तयारच होता कृष्णाने त्याला शिंगे धरून एकदम उचलले आणि अतिशय वेगाने त्याला भूमीवर आदळले प्रलंबासूरे मरण पावला गोपाळांना आता अशा संकटांची सवय झाली होती त्यांच्यावर आणखी एक संकट ओढवले कुबेराचे दोन सेवक दुष्टबुद्धीचे होते ते गोपाळांना त्रास देण्यासाठी गायीची रूपे घेऊन आले वाघाच्या तावडीत गाय सापडली की ज्याप्रमाणे ओरडते त्याप्रमाणे त्यांनी हंबरडे फोडले कृष्णाने तो आवाज ऐकला बलरामाने ऐकला वाघ आला असेल तर त्याला मारावे म्हणून कृष्णाने ताडाचे झाड उकडून हातात घेतले त्या गायीपर्यंत ते धावत आले तोच तेथे त्या यक्षांनी वाघाची रूपे घेतली रामकृष्णाने त्याचा पाठलाग केला तेव्हा त्यांनी राक्षसाची रूपे घेतली तोच रामकृष्णाने त्यांच्या डोक्यात ताडाची झाडे मारून त्यांचा कपाळ मोक्ष केला आणखी काही दिवसांनी नंद यमुनेत शिरला होता पुष्कळ वेळ झाला तरी तो बाहेर आला नाही सर्वांना चिंता पडली यशोदा रडू लागली नंद बुडून मेला असावा असे सर्वांना वाटले सारेजण कृष्णाला विनवू लागले नंदबाबाचा शोध तूच लाव रे तेव्हा कृष्ण यमुना नदीत उतरला तेथून तो पाताल लोकात गेला तेथे वरुणाचे राज्य होते वरुणाने नंदाला आग्रहाने स्वतःच्या प्रासादात नेले होते त्याचा आदर सत्कार केला होता कृष्ण वरुणाला भेटला वरुणाने त्याचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले नंदबाबांना असे अचानक का आणलेस असे कृष्णाने वरुणाला विचारले वरुण म्हणाला देवादी देवा श्रीकृष्ण अवतारातील मनोहर अशा गोपवेशात तुझे दर्शन घ्यावे अशी माझी फार इच्छा होती म्हणून मी कोणालाही न सांगता नंदबाबाने इकडे आणले आहे त्यांच्या मागोमाग तू येशील असेच मला वाटले होते मला तुझे दर्शन झाले माझ्या मनासारखे झाले माझे समाधान झाले कृष्ण म्हणाला अरे तेवढ्यासाठी तू इतराने एवढा त्रास का बरे दिलास तू माझे ध्यान केले असतेस तरी मी तुला इष्ट रूपात दर्शन दिले असते कृष्ण वरुणावर रागावला नव्हता पण वरुणाला आपली चूक कळून आली त्याने कृष्णाची क्षमा मागितली कृष्णाने त्याला क्षमा केली नंदाला घेऊन तो यमुनेतून वर आला त्यावेळी गोपांना जो आनंद आला त्यांचे वर्णन काय करावे यशोदेनं तर कृष्णाला जवळ घेऊन म्हटले कृष्णा हे तुझे उपकार मी कसे फेडू पुढे एकदा देवीची यात्रा होती सर्व गवळी शक्तिवनात जाण्यास निघाले गोरस लोणी आणि पूजा सामग्री बरोबर घेतली मुलाबाळांना बरोबर घेतले देवीची पूजा इत्यादी केली रात्री वनातच सर्वजण झोपले तेव्हा तेथे एक मोठा अजगर आला त्याने नंदाला गिळण्यास सुरुवात केली नंद उरडू लागला गवळी जागे झाले अजगर नंदाला गिळंकृत करणार हे पाहून सारे एकदम रडू लागले नंद सतत कृष्णा कृष्णा मेलो मेलो असे ओरडत होता कृष्ण जागा झाला त्याने अजगराचे तोंड दोन्ही आता धरले आणि त्याला चिरून टाकले अजगराच्या जबड्यातून नंदाची सुटका केली तो सर्प निष्प्राण झाला पण गवळ्यांना त्यातून एक तेजस्वी पुरुष बाहेर पडताना दिसला त्याने हात जोडून श्रीकृष्णाचे स्तवन केले गवळी नंदाच्या सुटकेने आनंदित झाले पण हे दृश्य पाहून थक्क झाले तो सुदर्शन नावाचा एक देव होता यक्ष किन्नर विद्याधर अशा देव योनी आहेत तो विद्याधर होता एकदा तो जलविहार करीत होता त्यावेळी तेथे एक ऋषी आले पण सुदर्शनाने त्यांचा सन्मान केला नाही तेव्हा त्यांनी त्याला शाप दिला तू जड मूड अजगर होऊन पडशील सुदर्शन फार घाबरला काकुळतीस आला त्याने ऋषींची क्षमा मागितली ऋषी म्हणाले पुष्कळ कालाने शक्तिवनात विष्णू गोपाळरूपे येईल तो तुला मुक्त करेल त्याप्रमाणे कृष्णाने आता त्याला मुक्ती दिली त्या सुदर्शनाने आपली ही पूर्वकथा गवळ्यांना सांगितली कृष्ण व नंद यांना वंदन केले व तो स्वस्थानी गेला कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे याची ओळख पटून नंदासह सर्व गवळी त्याची स्तुती करू लागले पण कृष्णाने सर्वांच्या मनावर पुन्हा मोहिनी घातली तो आईला म्हणाला आई तू मला तुझा कान्हाच म्हण मी दुसरा कोणी नाही तो भगवान विष्णू स्वतःला यशोदेचा पुत्र म्हणून घेण्यातच धन्यता मानित होता कंसाकडे नारद मुनी गेले त्यांनी त्याला उघड सांगितले कंसा कृष्ण व बलराम हे कोण आहेत बलराम हा वसुदेव आणि रोहिणी यांचाच मुलगा तो शेषाचा अवतार आहे कृष्ण हा देवकीचा आठवा पुत्र तोच तुझा वैरी आहे तुझ्या दुष्कर्माचा व पापांचा भार नष्ट करील तर तोच तो तुझा काळ आहे काळ बालपणातच तुझ्या किती हस्तकांना त्याने मारले पण तू अजून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काहीच कसे करीत नाहीस अरे जागा हो कंस म्हणाला त्या देवकीला वसुदेवाला आणि देवक यालाही मी मारून टाकतो नारद म्हणाले आता त्यांना मारून काय उपयोग तुझे नाव मात्र खराब होईल आणि म्हाताऱ्यांना मारण्यात काय पुरुषार्थ कृष्ण आणि बलराम लहान आहेत त्यांचेच भय मनात धर आत्ताच त्यांना मारण्याचा उपाय कर कंसाला खूप राग आला कृष्णाने आपले किती दैत्य मारले त्यांचे स्मरण करून त्याने यादवांना त्रास देण्यास सुरुवात केली नारद अशी कळ लावून गेले की कंसाचे पाप वाढेल आणि कृष्ण त्याचा लवकर नाश करील कंसाने यज्ञयाग बंद पाडले ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त केले त्यांचे धर्माचरणच बुडवले तेव्हा मथुरेचे राज्य सोडून यादव दूर जाऊ लागले गायींचा व ब्राह्मणांचा छळ होऊ लागला जरासंध भीमासूर शिशुपाल दंतवक्र अशा दुष्ट राजांनी कंसाप्रमाणे सर्वत्र ब्राह्मण ऋषी अबला व सज्जन यांचा छळ आरंभला सर्वच भीतीचे साम्राज्य पसरले जरासंधाने नरमेधच चालविला कित्येक राजे त्याने बंदीत टाकले मगधाचे साम्राज्य वाढवले भीमासुराने कित्येक राजकन्या व इतर सुंदर कन्यांना बंदीत ठेवले सर्व प्रजांचे हाल होऊ लागले नारद कृष्णाला भेटायला आले गुप्तपणे एकांतात यमुनेच्या तिरी भक्ताने भगवंताला काय सांगितले देवा नारायणा आता कंसाचा वध करावा इतर दुष्टांचाही नाश करावा त्यांचे पापाचे घडे भरत आले आहे कृष्णाने त्यांना आश्वासन दिले कंसाने वत्सासूर नावाच्या दैत्याला वृंदावनात पाठवले वत्सासुराने वासराचे रूप घेतले होते पण त्याचे कपट ओळखून कृष्णाने त्याला मारले कृष्ण व बलराम यांनी पुढे विचार केला की गायी चरायला आपण वनात गेलो की जी संकटे येतात त्यामुळे नंदादिकांना फारच चिंता वाटते त्यापेक्षा आपण गोकुळात न राहता सर्वांनी वृंदावन व गोवर्धन पर्वत यांच्या आसपासच राहावे पण त्यांचा हा विचार गवळ्यांना रुचला नाही त्यांना गोकुळ सोडून जावेसे वाटेना तेव्हा कृष्णाने त्यांना भीती वाटावी यासाठी एकदा काय केले गोकुळात हजारो लांडगे फिरत आहेत असे गवळ्यांना दिसले कृष्णाने ते सारे आपल्या मायेने निर्माण केले होते लांडग्यांच्या भयाने गवळी बाहेरच पडेनात पुष्कळांनी गोठ्यातील गायींच्या रक्षणासाठी पहारा केला गवळ्यांनी मग ठरवले कृष्णाचे ऐकावे वृंदावनात राहायला जावे कृष्णाने बलरामाने व नंदाने नंतर वज्रभूमीतील सारी वस्ती उठवली वृंदावनात त्यांनी वाडे बांधले गोठे बांधले नवी वस्ती केली गायी चरायला आता दूर जायला नको होते गोकुळातील लांडगे एक दिवस अचानक दिसेनासे झाले वृंदावनात संकटाची परंपरा चालूच होती कंसाने प्रलम नावाचा एक दैत्य पाठवला त्याने मायेने गोपाचे रूप घेतले पण बलरामाने त्याला ओळखले होते खेळ खेळताना जो गोप हरेल त्याने जिंकणाऱ्या गोपाला पाठीवर वाहून ठराविक ठिकाणी न्यायचे असे ठरले होते तो दैत्य मुद्दाम बलरामाजवळ खेळू लागला आणि हरला बलरामाला त्याने पाठीवर घेतले आणि झपाट्याने मथुरेच्या मार्गाला नेले बलरामाने त्याला जरा अंतरापर्यंत जाऊ दिले आणि मग एकच बुक्का असा मारला की त्या दैत्याचे डोके फुटले तो स्वतःचे रूप धारण करून मेला बक नावाचा दैत्य त्याच्या मागोमाग आला यमुनेच्या तिरी एका मोठ्या बगळ्याचे रूप घेऊन तो एका पायावर उभा राहिला गोपांना आश्चर्य वाटले काना काना एक मोठा बगळा आलाय बघ असे म्हणत त्यांनी कृष्णाला तिथे नेले पण कृष्ण जवळ जातात बगळ्याने मोठी चोच उघडून कृष्णाला गिळून टाकले त्यावेळी कृष्णाने अग्नीसारखे दाहक रूप घेतले बगळ्याने हरीला बाहेर टाकले बाहेर पडतात कृष्णाने स्वतः प्रचंड रूप घेऊन त्या बगळ्याची चोच पकडून त्याचे दोन तुकडे केले बकासुराचाही अंत झाला पुढे कावळ्याचे रूप घेऊन एक असुर त्याचा मृत्यू शिवाचा मुख्य गण जो वीरभद्र त्याच्या हातून व्हायचा होता त्यामुळे कृष्णाने त्याला आवाहन केले व वीरभद्राने त्या कागासुराला ठार मारले त्यामागोमाग गर्धवाचे रूप घेऊन एक दैत्याला आणि गोपांना लाथा उपद्रव देऊ लागला कृष्णाने त्याला आपटून मारले विविध पशूंची भयानक रूपे घेऊन येणाऱ्या सर्व दैत्यांना कृष्ण बलरामांनी निजधामास पाठवले कंसाने आता एक राजकारणी डाव टाकला नंदाकडे त्याने कूट प्रश्न म्हणून काही घागरी व काही कोहळे पाठवले हे कोहळे या घागरीत अख्खे घालून घागरी परत पाठवा आणि ते जर जमत नसेल तर बलराम कृष्ण यांना मथुरेत पाठवा त्याप्रमाणे केले नाही तर आम्ही गोकुळाचा व वृंदानाचा विध्वंस करू कंसाकडून आलेली ही धमकी सर्व भयभीत झाले असे प्रश्न कृष्ण सोडवील असा गोपांचा विश्वास होता कृष्णाने कोहळे प्रथम लघिमा सिद्धीने लहान केले अंगणी घागरीत घातले मग ते पुन्हा होते तसे मोठे केले आता आपणही दुसरे कोडे पाठवावे असा विचार करून बलरामाने वाळू आणली व स्वतःच्या मायेने वाळूची दोरी वळली अशा दोऱ्या त्याने घागरीभोवती घट्ट आवळून बांधल्या दूताना कृष्णाने घागरीत घातलेले कोवळे घेऊन कंसाकडे पाठवले घागरीना वाळूच्या दोऱ्या बांधल्या होत्या जाण्यापूर्वी दूत म्हणाला कृष्ण व बलरामांना कंस महाराजांनी मथुरेत बोलावले आहे तेव्हा बलराम त्या दूताला मारणारच होता पण कृष्णाने त्याला आवरले तो दूत मथुरेत गेला कृष्णाचा निरोप होता आम्ही तुमचे कोडे सोडवले आहे आता वाळूच्या दोऱ्या सोडवून घ्या कंसाने अनेकांना दोऱ्या सोडवायला सांगितले पण ते कोणालाही जमले नाही कंस संतापला त्याने गोपासह कृष्णाला जाळून टाकावे या हेतूने गोवर्धन पर्वताचा परिसर व वृंदानाभोवतीचे अरण्य याला सगळीकडून आग लावली पण कृष्णाने कंसाचा दुष्टावा ओळखून सर्व गोपांना डोळे मिटण्यास सांगितले आणि योगशक्तीने तो भयंकर वणवा पिऊन टाकला इतकेच नव्हे तर जळलेले वन पुन्हा जसे होते तसे केले तेव्हा गोपांना फार आनंद झाला त्यांनी मोठमोठ्याने वाद्य वाजून सोहळा साजरा केला देवाने त्यांच्यावर पुष्पवर्षा केला अध्याय चौथा चौदा समाप्त श्रीकृष्णार्पणमस्तू